गोपालकृष्ण भगवान की जय नारद महर्षी सनत कुमाराने म्हणतात आपला अधिकार खरोखर मोठा आहे म्हणाले अहो आपल्या केवळ भुकुटी भंगानं जय जय पदच्युत झाले आणि आपल्याच कृपा कटाक्षानं परत स्वस्थाने प्राप्त झाले असा आपला अधिकार आहे तेव्हा कृपा करा आणि भक्ती ज्ञान विरागाणां सुखम उत्पद्यते कथम एवढा उपाय सांगा म्हणाले आम्हाला कुमार हसले आणि म्हणाले उपाय सुख साध्योत्र वर्तते पूर्व एव हे नारदा उपाय अस्तित्वात आहे आणि सुखाचा उपाय आहे म्हणाले सोपा उपाय उपाय सुख सुखसाध्योत्र वर्तते पूर्व एव हे कोणता उपाय श्रीमद्भागवताला पहा सतुगीत शुकादिभी म्हणाले या तिघांची तब्येत चांगली व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर एक यांना सप्ताह ऐकवा म्हणाले श्रीमद भागवताचा वैद्यकीय भाषेत सांगू का एक सप्तक द्या एक सप्तक द्या एवढं कुठलं श्रीमद भागवत सप्ताहाचं बस म्हणाले नारद महर्षी म्हणतात हो हा उपाय झालाय म्हटले औषध आम्ही वापरलं पहिल्यांदा कुठलं वेदवेदांताचं घोष म्हणजे काय तेच आहे की म्हणाले श्रीमद भागवतामध्ये तरी काय आहे वेदवेदांताचाच सगळा सार आहे ना ते वेदोपनिषदानुसार ज्याता भागवती कथा असंच आहे ना सगळं वेदवेद म्हणजे काय आहे तुम्ही आम्हाला जे आत्ता सांगताय ना औषध आम्ही वापरलेलंच औषध आहे फक्त कंपनी वेगळी पुष्कळ वेळेला असं नाही ट्रेड नेम वेगळं असतं औषध तेच असतं कोणी पॅरासिटेमॉल औषधाचंच नाव म्हणून ते ट्रेड नेमही ठेवतात कोणी क्रोसिन म्हणतं त्यातही तेच असतं आम्ही हे औषध वापरले म्हणाले सनत कुमार म्हणाले तसं नाही आहे म्हणाले काय ठोक का तुम्ही जे वापरलं ना तो अत्यंत डायल्यूट डोस होता म्हणाले हे काय आहे हा वेद वेदांताचं सार आहे म्हणाले सार आहे कॉन्सन्ट्रेटेड आहे बस तुम्ही एकदा देऊन तरी बघा म्हणाले एकदा उदाहरण फार सुंदर दिलंय म्हणाले अमूलाग्रम असते नास्ते न स्वाद्यते यथ आम्रवृक्ष आहे मला सांगा बघू त्याच्या मुळापासून ते शेंड्यापर्यंत त्या झाडामध्ये आम्ररस भरलेला आहे की नाही सांगा आहे मग त्याची पण त्याची पानं आणि काड्या चावलं तर गोड लागतं का हो? नाही सभूय संप्रथम होता फले विश्व मनोहर तो आंब्याच्या फळाच्या रूपाने ज्या वेळेला वेगळा होतो त्यावेळेला तो आस्वाद्य होतो तसा प्रकार आहे म्हणाले इथं यथा दुग्धे स्थितम सर्पीर न स्वादाय उपकल्पते स्निग्धांश जो आहे तो दुधामध्ये सर्वत्र भरलेलाच आहे नाही असं नाही परंतु मलई काढल्यानंतर जशी लागते तसं दूध लागत नाही तसा प्रकार इथं आहे म्हणाले इक्षुणामध्ये मध्यांते शर्करा व्याप्य तिष्ठते पृथक सहा मिष्टा पण साखरेच्या रूपानं उसामधली जी गोडी आहे ती वेगळी काढल्यानंतर जसं गोड लागतं तसं आहे म्हणाले तुम्ही करून तरी बघा सगळ्या वेदांताचं सार आहे कॉन्सन्ट्रेटेड डोस आहे तुम्ही देऊन एकदा बघा नारदा अहो हे औषध बहुगुणी आहे बरं का मी आता तुम्हाला सांगतोय पण तुम्ही हे औषध याच्यापूर्वी प्रिस्क्राईब केलेलं होतं तुमच्या लक्षात नसेल व्यास तुम्ही त्यांच्या मनाची खिन्नता घालवण्यासाठी सांगितलं होतं लक्षात आहे का बघा तुमच्या तुम्ही करा म्हणाले प्रयोग तरी नारद ही गोष्ट पटली आणि त्यांनी ठरवलं काय हरकत नाही म्हणाले ज्ञान यज्ञ करिष्यामे शुकशास्त्र कथोज्वलम भक्ती ज्ञान विरागणाम स्थापनार्थम प्रयत्नता महत्व आहे की एखादं औषध रोगनिवारणार्थ जर वापरायचं असेल तर त्याचा डोस किती घ्यायचा केव्हा घ्यायचा त्याचं पथ्य काय आहे अनुपान आहे हे सगळं कळलं पाहिजे ना आणि म्हणून ते विचारतात म्हणाले कुत्र मया यज्ञ स्थलम तद वाच्यता मिह महिमा अशोकशास्त्रस्य वक्तव्य वेदपारगही याचा महिमा काय आहे या हा सप्ताह कुठं करावा की कियत भी दिवस हे श्राव्या श्रीमद भागवती कथा किती दिवस कथा ऐकवायची सांगा म्हणाले हा सगळा काय आहे आपण बाजारातनं औषध आणलं की ते पुठ्ठ्याचं खोकं असतो वर त्यात एक बाटलीबरोबर एक चिठ्ठी असती त्या चिठ्ठीमध्ये त्याचे इन्ग्रेडियंट्स काय आहे त्याचा डोस किती आहे घ्यायचं केव्हा वगैरे सगळी माहिती दिलेली असते तसं रोगनिवारणार्थ हे जर वापरायचं असेल तर कसं केव्हा करायचं हे सांगा कुठं करायचा हा सप्ताह सनत कुमारांना नारदाने सांगितल्यानंतर म्हणाले सांगितलं गंगाद्वार समीपे तू तटमानंद नामक कंदास नारदा हा सप्ताह जर करायचा असेल तर म्हणाले गंगा तटावरील आनंद घाटावर करायचा म्हणाले बस मनाशी एकदा असा विचार आला जसं परीक्षिताला भागवत कुठं सांगितलं हे हुडकून काढलं लोकांनी तसं हे भक्तीच्या भक्ती ज्ञान वैराग्यांच्या ऊर्जितावस्थेसाठी अवस्थेसाठी गंगाद्वाराला म्हणजे हरिद्वारा हा सप्ताह आनंद घाट कुठं आहे याचा काय शोध घेतलाय का नाही मला काय कळलं नाही गंगाद्वार समीपे तू तटम आनंद नामकम त्या ठिकाणी हा सप्ताह करायचा हे स्थान आहे नारद सांगतात अत्यंत पवित्र आहे रम्य आहे तरु लता वेली पल्लव यांनी सुशोभित झालेलं आहे मुख्य म्हणजे सांगू का म्हणाले देव सिद्ध ऋषी मुनी यांनी सेवन केलेलं तीर्थ आहे म्हणाले लक्षात घ्या इथल्या स्थाना ह्या स्थानाची महती अशी आहे की जन्मजात वैर असणारे जे प्राणी आहेत जन्मजात वैर याचा अर्थ बरं का कुणी शिकवावं लागत नाही वैर जन्मजात व्यवहारामध्ये असं म्हणतात बघा अभिनकुलवत म्हणतात आही याचा अर्थ साप नकुले याचा अर्थ मुंगूस साप आणि मुंगस मुंगूस यांचं काय वाकडं आहे सांगता येत नाही कोणी शिकवलं वैर आहे छे छे वैर शिकवलेलं नाही जन्मजात वैर आहे महाराज खरं म्हणजे मुंगूस माणसाच्या समोर राहत नाही बरं का लगेच पळून जातो पण मी बघितलेला प्रसंग सांगतोय पुण्याला एकदा अगदी दुपारी साधारण साडेदहा अकराचा सुमार दोनशे माणसं भोवतालनं जमलेली होती पण एक साप आणि मुंगूस यांचं युद्ध बघायला मिळालं मला त्या मुंगसानं सापाला चोचळून चोचळून चोचळून अर्धमेलं केलं तर जवळजवळ मरायला टेकलेला अजूनही जरा अंगात जीव होता ते वळवळ ते मुंगूस असं बाजूला व्हायचं एक दोन फुटावर येऊन उभं राहायचं असं त्याच्याकडे बघायचं जरा ते हलतं म्हटलं की परत धावत जाऊन चोचलायचं त्याचं तोंड चोचलायचं आणि खात्री ज्या वेळेला झाली त्या मुंसाची की ते तो साप मेलाय पळून गेलं बस हे वैर कुणी शिकवलंय कुणी शिकवलं नाही याला म्हणायचं जन्मजात वैर नारद महर्षीना सनत कुमार सांगतायत हे स्थान असं आहे की जन्मजात वैर असणारे प्राणी सुद्धा या ठिकाणी गुण्या गोविंदानं एकत्र नांदतात नारदा या ठिकाणी तुम्ही सप्ताह करा भक्ती त्या ठिकाणी ज्ञान वैराग्यानं घेऊन येईल या तिघांना तत्रिकन तरुण येते त्या तिघांना तरुण्य प्राप्त होईल म्हणाले ग नाहीतर म्हणाले चला आम्ही येतो तुमच्या बरोबर कोण सांगतोय सनत कुमार व्यवहारामध्ये असं घडतं महाराज आपण परक्या ठिकाणी कुठेतरी गेलेलो असतो आणि कुठेतरी पत्ता आपल्याला दिलेला असतो आपल्याला ज्यांच्याकडे जायचंय त्यांच्याकडे जायच्यासाठी आपण कुठेतरी जाऊन विचारतो आहोत ते आणख्यांचं घर कुठं आहे ठोक आहे का हो तुम्हाला सांगतात ते असं पुढे जावा सिग्नल लागेल डावीकडे वळा उजवीकडे वळा काहीतरी सांगतात जाऊ दे म्हणाले नाहीतर मलाही तिकडे यायचंच आहे मीच येतो तुमच्या बरोबर दाखवतो तुम्हाला घर तसा प्रकार सनत कुमार नारद महर्षींच्या बरोबर आले गंगा तीरावर आलेले आहेत महाराज नारद महर्षी आता सप्ताह करतायत भक्तिज्ञान वैराग्यांच्या ऊर्जित अवस्थेसाठी ही बातमी वाऱ्यासारखी त्रैलोक्यामध्ये थेट ब्रह्मलोकापर्यंत गेली असं लक्षात घ्या आणि महात्म्याकार वर्णन करतात श्रीमद भागवत सप्ताहाच्या श्रवणासाठी धावंतोप्या येऊ सर्वे प्रथम येच वैष्णव सगळे लोक धावत आले म्हणाले सगळ्यात पहिले वैष्णव आले म्हणाले बस कोण कोण आलं सप्ताह श्रवण करण्यासाठी भृगुरु वसिष्ठश्च वनश्च गौतम मेधा देवल देवरातो रामस्तथा गाधिशुकश्च शाकुलो पुत्रा त्रिज पिप्पलाद योगेश्वरो पराशरौ च छाया शुको जाजनिजन्मुख्या सर्वेप्यमी मुनिगणा स्वस्त्री विराय प्रणयेन युक्ता सारे ऋषवर्य त्या ठिकाणी आलेले आहेत महाराज आणि गंमत अशी एकटे आले नाहीत मग कसे आले तर स कु आणि स प सहकुटुंब सहपरिवार आले महाराज आणि कोण कोण आलं वेदांतानीचे वेदाश्च मंत्राः तंत्र समूर्तया दश सप्त पुराणाने, षडशास्त्र शास्त्राने तथा वेद वेद वेदांत उपनिषद आली सगळी अहो हे अठरावं पुराण एकूण पुराण किती अठरा हे भागवत म्हणजे अठरावं पुराण तर ह्या अठराव्या पुराणाच्या श्रवणासाठी उरलेली सतरा पुराण आल्याचा उल्लेख केलेला आहे महाराज षटशास्त्र आणि तथा येऊ गंगाध्या सरित सत्र पुष्कराज सराविषयी सगळी तीर्थक्षेत्र मूर्तिमंत होऊन आली महाराज सगळेजण धावत आले त्या ठिकाणी पण काही लोक मात्र आले नाहीत बरं का सगळे आले बाकीचे पण काही आले नाही का आले नाहीत आढ्याचा <laughs> एवढा सप्ताह कर आम्हाला एक निदान पत्रिका तरी पाठवायची आम्हाला आमंत्रण कुठे तुम्हाला सप्ताहाचं आमंत्रण द्यायला तुम्ही काय जावे का काय हा मी आपल्याला खरं सांगू का म्हणजे जावयांना सुद्धा श्रीमद भागवताच्या सप्ताहाचाराचा आमंत्रणाचा आग्रह धरून आहे बरं का लक्षात घ्या हो. सप्ताह आहे म्हटलं की जावं महाराज बस परंतु काही लोक आढ्यतेनं आले नाहीत मग आता काय आहे भृगुऋषींना असं वाटले अरे एवढे आले नाहीत मान्य आहे परंतु त्यांना ऐकायला कसं मिळणार मग मग काय नाही भृगुऋषी त्यांच्याकडे गेले त्यांची समजूत घातली या सगळ्यांना घेऊन आले महाराज श्रवणासाठी समजूत घालून नारद महर्षींनी सनत कुमारांना उच्चासन दिलेलं आहे सनत कुमार दीक्षा घेऊन स्थानापन्न झालेले आहेत सगळ्या श्रोत्याने त्यांना नमस्कार केलेला आहे आणि आपापल्या जागेवर जाऊन बसलेले आहेत महाराज बसायची व्यवस्था सुद्धा फार सुंदर केलेली होती महाराज काय आहे मोठे समारंभ असले कार्यक्रम असले म्हणजे अशी व्यवस्था केली जाते महाराज एखाद्या संस्थेचा मोठा कार्यक्रम आहे मग काय करतात काय सगळ्या त्या संस्थेचे जे कोणी आश्रयदाते असतील त्यांच्यासाठी वेगळ्या खुर्च्या आधारस्तंभ असतील त्यांच्या खुर्च्या वेगळ्या निमंत्रितांच्यासाठी खुर्च्या वेगळ्या डिग्निटीज काही त्यांना खुर्च्या वेगळ्या सर्वसामान्य माणसं असतात त्यांना भारतीय बैठक पत्रकार हो त्यांना सांभाळावं लागतं त्यांच्या अगदी पाठी लावून त्यांच्या खुर्च्या वेगळ्या मांडायच्या ज्यांचे पाय दुखतात गुडघे दुखतात मांडी घालून बसायला येत नाही महाराज त्यांच्यासाठी खुर्च्या ठेवलेल्या असतात असे अशी इतर बसायची व्यवस्था सुद्धा फार सुंदर केलेली होती महाराज सगळ्यात पुढे कोण बसवत होते का विरक्त वैष्णव ब्रह्मचारी संन्यासी सगळे लोक पुढे बसलेले आहेत महाराज एका बाजूला देव बसले एका बाजूला देवता बसल्या एका बाजूला ऋषी बसले एका बाजूला वेद एका बाजूला उपनिषद सगळे लोक बसलेले आहेत महाराज कथेला सुरुवात करायची शंखाचा घोष केलेला महाराज शंखनाद केलेला आहे गुलाल उधळला लाह्या उधळल्या पुष्पवृष्टी केली वर्णन असं केलेलं आहे की देवाने विमानातनं आकाशातनं कल्पवृक्षाच्या फुलांची वृष्टी केली म्हणून वर्णन केलं महाराज सगळ्या लोकांनी जय जयकार करा पुंडली कवरदा हरी विठ्ठल पार्वती पते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम हरये नम हरये नम हरये आणि सनत कुमारांनी कथेला सुरुवात केली आणि म्हणाले पहिल्यांदा मी आपल्याला श्रीमद भागवत ग्रंथाचं महात्म्य सांगतो बरं का लक्षात घ्या आणि या ठिकाणी सनत कुमारांच्या मुखातून महात्म्यकाराने श्रीमद भागवत ग्रंथाचं महात्म्य वर्णन केले अक्षरशः धराजन वर्णन केलंय महाराज बास अथ ते वर्णते स्माभि महिमा शुकशास्त्रज यस्य श्रवणमात्रेण मुक्ती करतले स्थिता बस यस्य श्रवणमात्रेण मुक्ती करतले करतले स्थिता सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद्भागवती कथा श्रवण मात्रेण हरिश्चित्तम समाश्रय श्रीमद भागवताची फलश्रुती काय हा प्रश्न आहे महाराज लक्षात घ्या भागवतकाराने श्रीमद भागवत ग्रंथाची फलश्रुती सांगताना कुठंही असं म्हटलेलं नाही की ग्रंथाच्या श्रवणानं लग्न जमतील पोरं होतील धंद्यामध्ये बरकती येईल लाटऱ्या लागतील कुठंही नाही बस भगवत भक्ती भगवत प्राप्ती मोक्ष प्राप्ती ही फलश्रुती कायम सांगितलेली आहे भागवतकरांचा अंगुली निर्देश तिथे लक्षात घ्या सदा सैव्या सदा सैव्या श्रीमद भागवती कथा यस्या श्रवण मात्रेण मुक्ती कर्तले स्थित म्हणाले तावत संसार चक्रेस्मिन भगवते अज्ञानता उमान यावत कर्णकथा नसते शुभशास्त्र कथा क्षणम जोपर्यंत श्रीमद भागवत कानावर पडत नाही तोपर्यंत जीव हा संसारात योनी योनीत फिरतच राहतो म्हणाले तावत संसार ते भ्रमते अज्ञानत कुमान म्हणाले किम श्रुत ही बहुविध शास्त्रायची शास्त्र ही ढोंगर शास्त्र ऐकून करायचं काय म्हणाले किम श्रुत ही बहुविध शास्त्र पुराणश्च प्रभाव ही एकम भगवतम शास्त्र मुक्तिदाने गरजती बस जीवाला मोक्ष प्राप्ती करून द्यायला एक श्रीमद भागवत समर्थ आहे म्हणाले बस अश्वमेध सहस्राणी वाजपेय शतानी निज हजारो अश्वमेध यज्ञ शेकडो वाजदेयज्ञ यज्ञ या सगळ्यांचं फुल जरी एकत्र केलं तरी महात्म्यकार सांगतात श्रीमद भागवत ग्रंथाच्या श्रवणाच्या योगानं प्राप्त होणाऱ्या फलाच्या सोळाव्या हिश्याला ते पुरत नाही म्हणलं घ्या आपण व्यवहारात असा शब्द वापरतो पासंगाला पुरत नाही हा गंगा न काशी पुष्कर न सारी तीर्थ सगळ्या तीर्थांच्या यात्रा केल्या तरी सुद्धा हे फल जे आहे या श्रीमद भागवत ग्रंथाच्या श्रवणाची बरोबरी करू शकत नाही महात्म्यकार म्हणाले यश भागवतम शास्त्रम जो मनुष्य रोज म्हणाले श्रीमद भागवत ग्रंथाचं सार्थ वाचन करतो त्याच्या कोट्यावरील जन्मांची पावतक नाहीशी होतात लक्षात घ्या म्हणाले अजन्म मात्रमपि एव शठेन किञ्चित् चित्तं विधाय कथा न पीता चाण्डालवच्च खरवद्भटतेन नीतं मिथ्यासु जरी दुःख दुःखवाज भागवतकाराने काय मांडलाय शब्द बघा शब्द कसे मांडलेत लक्षात घ्या ते म्हणतात मनुष्य जन्माला आलेले असताना सोन्यासारखा हे प्राप्त झालेला असताना उभ्या आयुष्यामध्ये जो मनुष्य म्हणाले एकदा सुद्धा श्रीमद भागवत श्रवण करत नाही त्यानं स्वतःचा जन्म म्हणाले चांडाळाप्रमाणे नवे नवे गाढवाप्रमाणे व्यर्थ घालवला त्यानं स्वतःचा जन्म नुसता व्यर्थ घालवला एवढंच केलं नाही तर म्हणाले स्वतःच्या जन्माच्या वेळेला त्यानं आपल्या मातेला प्रसिद्धी वेदनेचे वृथा कष्ट दिले म्हणाले यज्ञ मात्रमपि येन शथेन किंचित चित्तं विधाय शुकशास्त्र कथा न पीता चांडालोच्चखिलोद्भुततेन नीतं मिथ्या स्वजन्म जननी जुनी दुःख जीवन शवो निगदित सतुपापकर्म यानं उभ्या आयुष्यामध्ये श्रीमद भागवत श्रवण केलेलं नाही तो मनुष्य जीवंत असून मेल्याच जमाय म्हणाले आपण प्रत्यक्ष ग्रंथामध्ये वाचा श्रीमद भागवत ग्रंथाचं महात्म्य धडाचार वर्णन केलेलं आहे केव्हा श्रवण करावं म्हणाले दिनानाम नियम हा न असते बस दिनानाम नियम हा न असते केव्हाही श्रवण करावं सर्वदा मतम फक्त एवढी अट म्हणाले सत्येन आणि ब्रह्मचर्यानं सत्यवृत्ती व्हावं ब्रह्मचर्य धारण करावं आणि म्हणाले केव्हाही श्रवण करावं म्हणाले श्रीमद भागवत फक्त असं आहे म्हणाले की मनोवृत्ती व नियमाचरण तथा दीक्षांकर्तुमा शक्यत्वात सप्ताहमय म्हणून सप्ताह सांगितला म्हणाले काय कलियुगामध्ये ब्रह्मचर्य किंवा सत्यव्रत धारण करून फार काळ टिकणं अवघड आहे महाराज आणि म्हणून सात दिवसाची छोटीशी कालमर्यादा घातलेली आहे एवढ्या सात दिवसात का होईना एवढं ब्रह्मचर्य धारण करून सत्यव्रती होऊन श्रीमद भागवत ग्रंथाचं श्रवण करावं अहो ह्यालाच श्रीमद भागवत सप्ताह म्हणायचं दुसरं काय आहे आणि या सप्ताह श्रवणाचं फल महात्मकार सांगतात म्हणाले असं जबरदस्त आहे यज्ञात गर्जते सप्ताह सप्ताहो गर्जते व्रतात व्रत व्रतवैकल्य तीर्थयात्रा या सगळ्यांच्या पेक्षा सप्ताह श्रवणाचं फल जास्त आहे बरं का यज्ञात योगात गरजते सप्ताह ध्यानात ज्ञानाच गरजती किम ब्रूमो रे रे गर्जते गर्जते भागवतकार महात्म्यकार सांगतायत म्हणाले योगात गरजते सप्ताह योगापेक्षा याचं महात्म्य जास्त आहे म्हणाले इतकंच नव्हे ध्यानापेक्षा नव्हे नव्हे ज्ञानापेक्षा सुद्धा याचं महत्व जास्त आहे म्हणाले ज्या ज्ञानानं मोक्ष मिळतो त्या ज्ञानापेक्षा सुद्धा या ग्रंथ सप्ताह श्रवणाचं फल अधिक आहे महात्म्यकार सांगतायत हे ऐकल्यानंतर साहजिकच नारद महर्षींच्या चेहऱ्यावर प्रश्नचे नाव काय बोलताय काय तुम्ही ज्ञानापेक्षा जास्त महत्व त्याचं हो हो असंच आहे काय झालं म्हणाले ज्या वेळेला भगवान निजधामाला निघाले त्यावेळेला उद्धवाला हे लक्षात आलं भगवान निजधामाला जाणार आहेत म्हटल्यानंतर उद्धवानं भगवंताला प्रार्थना केली भगवंता म्हणाले आपण निजधामाला गेल्यावर तो त्वदिवियोगेन ते भक्ता कथम स्थास्यंती भूतले भगवंता आपण निजधामाला गेल्यावर आपल्या भक्तांनी कशाच्या आधारावर दिवस काढायचे ते तरी सांगा उद्धवाचा प्रश्न ऐकला आणि भगवंतानी केलं काय म्हणाले डोळे मिटले क्षणभर अंतर्मुख झाले हो आणि म्हणाले स्वकीयम यद भवे तेज तच्च भागवते दधात आणि तिरोधाय प्रविष्टो यम श्रीमद श्रीमद नमो भगवान त्यांनी केलं काय स्वकीयम यद भवेत तेज स्वतःचं सारं तेज जे आहे ते आपल्या शरीरातून काढलं आणि श्रीमद भागवतामध्ये प्रविष्ट केलं आणि स्वतः अंतर्धान पावले आणि स्वतः सुद्धा या श्रीमद भागवतामध्ये प्रविष्ट झाले आणि म्हणून महात्म्यकार म्हणतात नेयम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तदे हरे सेवना श्रवणात पाठात दर्शनात आणि म्हणून श्रीमद भागवत म्हणजे भगवंताची वाङ्मयी मूर्ती आहे म्हणाले सेवनात याचं सेवन जो करेल सेवनात श्रवणात जो श्रवण करेल पाठात जो पाठ करेल नवे नवे दर्शनात नुसतं दर्शन घेतलं तरी पुरे म्हणाले बस सनत कुमार नारद महर्षीना श्रीमद भागवत ग्रंथाचं महात्म्य सांगतायत बरं का ती भक्ती ज्ञान वैराग्याला घेऊन सप्ताह श्रवणासाठी त्या ठिकाणी आलेली होती फक्त झालंच काय ती अशी बाजूला कुठेतरी बाजूने तिची व्यवस्था केलेली होती काय ते तिघं पेशंट होते लक्षात घ्या ज्ञान वैराग्य ही भक्ती सुद्धा वृंदावनात होती तोपर्यंत तिची तब्येत ठीक असायची हो बाहेर गेली की तिची तब्येत ढासवायची हे तिघं पेशंट होते त्यामुळे त्यांची श्रवणाची व्यवस्था बाजूला पलीकडच्या खोलीमध्ये केलेली होती तिथं स्पीकर ची व्यवस्था होती टीव्हीचा स्क्रीन होता तिथं काय आहे की सगळ्या समाजामध्ये पेशंटला बसणं अवघड होतं पाय दुखायला लागतात पाय पसरून बसावं लागतं कंबर दुखायला लागली टेकावं लागतं वेळ प्रसंगी बसवत नाही मग आडवं पडून वाचाय ऐकायचं मग सगळ्यांच्यात बसवून ऐकणं अशा पद्धतीनं अकोर्ड वाटतं की नाही सांगा आणि म्हणून त्यांची व्यवस्था बाजूला केलेली होती झालं काय सांगतो सनत कुमारांनी हे श्रीमद भागवत ग्रंथाचं महात्म्य नुसतं सांगितलं बरं का लक्षात घ्या परिणाम काय झाला या महात्म्यानं नुसत्या ज्याला लाईफ सेव्हिंग ड्रग्ज म्हणतात बघा लाईफ सेव्हिंग ड्रग्ज त्याचं काम केलं लाईफ सेव्हिंग ड्रग म्हणजे काय ठोक नाही पेशंट मरायला टेकलेला आहे जगतोय का मरतोय बस पाच मिनिटाचा आहे का दहा मिनिटाचा आहे इतपतच राहिलेला आहे अशा वेळेला जर काही महत्वाचं असेल पेशंट जगवायचा असेल तर त्यावेळेला एक डोस देतात त्याला कोरॅलिनचं इंजेक्शन एक ठोकायचं लगेच टुकटुकी येते टुकटुकी पेशंटला आली की लगेच कुठं सही घ्यायची असली तर लगेच घेऊन रिकामं करायचं बस चालत तसं झालं काय सांगतो या महात्म्यानं हे लाईफ सेव्हिंग ड्रगचं काम केलं अगदी मरायला टेकले देव हो. नुसतं या तिघांनी हे महात्म्य ऐकलं भक्तीनं बघितलं ज्ञानवैराग्यांच्या चेहऱ्यावर टुकटुकी आली की हो विचार केला अरे नुसतं महात्म्य ऐकलं तरी एवढी फलेश होती सप्ताह प्रत्यक्ष ऐकला तिला असं बाजूला बसून ऐकण्यात काही मजा नाही महाराज तिला असं वाटलं आपण सभेमध्ये जाऊन बसायचं बरं का यांना घेऊन जायचं खरंच आहे ते समोरासमोर बसून ऐकण्यामध्ये जो काही आनंद आहे तो स्क्रीनवर बघून ऐकण्यात आनंद नाही आहे बरं का लक्षात घ्या त्यामुळं ती भक्ती भर सभेमध्ये ज्ञान वैराग्यानं घेऊन आली आणि आली ती कशी आली ठेवलं का नामघोष करतच आली महाराज बस तिच्या नामघोषामध्ये आपण सहभागी व्हायचं बरं का श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ नमस्ते न्दविष्णो गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण विश्वनाथ तद्युम्नतामोदर विश्वनाथे निपुन्दविष्णो नमस्ते श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युन्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णो भगवन् नमस्ते कृष्ण महाराज की जय नामघोष करती भक्ती त्या ठिकाणी आलेली आहे तिनं सनत कुमारांना नमस्कार केलेला आहे आणि ती म्हणते म्हणजे वैय एवढं पण तुझी स्थान तुम्ही कुठे बसो तेवढं सांगा सनत कुमारांना आनंद झालेला आहे तो म्हणाले तू बसणार आहेस इथं बसून ऐकायचं तुला हो इथं बसून ऐकणार कुठे बसाय सांगू म्हणाले इथं जमलेले सगळे भगवत भक्त आहेत ना या सगळ्या भगवत भक्तांच्या हृदयामध्ये जाऊन बस म्हणाले बस सनत कुमारांच्या सांगण्याप्रमाणे तिनं सगळ्यांच्या हृदयामध्ये प्रवेश केला महाराज म्हणाले अरे सकल भुवन मध्ये निर्धनास्ते विधन्या निवसतिरविशम श्रीहरयर्भक्तिलोक हरिरपि निजलोकम सर्वधातु विहाय प्रविशते हृदिदेशाम भक्तिसूत्रोपनर्थ वास महात्म्यकार म्हणतात सकल भुवन मध्ये निर्धना ते अपि धन्या व्यवहारात धन्य कोणाला म्हणतात धन्य कोणाला म्हणतो बरोबर आहे ज्याच्याजवळ धन आहे त्याला धन्य म्हणतात शब्द सुद्धा तसाच बनलाय धन पासून धन्य वन पासून वन्य स्तन पासून स्तन्य तसं धन पासून धन्य ज्याच्याजवळ धन आहे त्याला व्यवहारामध्ये धन्य म्हणतात परंतु महात्म्याकार म्हणाले निर्धना ते अपि धन्य असे लोक की ज्यांच्या हृदयामध्ये भक्तीनं प्रवेश केलेला आहे असे लोक व्यवहारात जरी निर्धन असले तरी ते खरे धन्य आहेत सकल भुवन मध्ये निर्धन असते धन्य निवसती येशाम श्रीहरेर भक्तिरेक का तर म्हणाले हरिरपी निजरूकम सर्वथा तो व्याय प्रवेश रतितेषाम भक्तिसूत्रोपनत्थ काय म्हणाले भक्तीनं जर प्रवेश केला तर तिच्या मागोमाग भक्तिसूत्रोपनद्ध कोण श्रीहरी भक्तिसूत्रोपनद्ध भक्तिरूपी दोरानं बांधलेला भक्तिरूपी दोरानं आता दोरानं कुणाला बांधतात बघा दोरानं कुणाला बांधतात बघा तो परमात्मा भक्तीच्या मागोमाग त्यांच्या हृदयामध्ये प्रवेश करतो आता काय झालं सांगा आता असं आहे की धन ज्याच्याजवळ आहे त्याला धन्य म्हणायचं मान्य प्रश्न एवढाच आहे की धन कशाला म्हणायचं नोटा नोटांची पुडकी त्याला धन म्हणायचं नाणी सोनं जड जवाहीर बँक बॅलन्स कशाला धन म्हणायचं व्यवहारात म्हणा तुम्ही त्याला ठीक आहे नाही असं नाही परंतु खरं धन कोणतं मीराबाईने विचारा आपण मीराबाई म्हणाल्या पायो राम रतन धन पायो हे खरं धन आहे महाराज तुकाराम महाराज म्हणाले परमार्थ महाधन परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया जतन हे उपाय लाभाचे परमार्थ परमहा अर्थ अर्थ हा शब्द तिथं सुद्धा आहे बरं का लक्षात घ्या परमहा अर्थ सर्वश्रेष्ठ अर्थ कोणता असेल तर तो हा म्हणाले सगळ्यात खरं धन जे असेल तर ते हे आहे कोणतं भगवान साक्षात भगवान त्यांच्या हृदयामध्ये प्रविष्ट होतो मग त्यांना धन्य म्हणायचं नाही तर आणि कुणाला धन्य म्हणायचं हो? सकल भुवन मध्ये निर्धन असते धन्या निवसती श्री हरेर भक्तिरेक हरिरपी निजलोकम सर्वथा तो विहाय प्रविशतिरधितेषां भक्तिसूत्रोपलब्धः भक्तीनं सगळ्या सनत कुमारांच्या सांगण्याप्रमाणे भक्तीनं सगळ्या भगवत भक्तांच्या श्रोत्यांच्या हृदयामध्ये प्रवेश केला महाराज आणि त्याच्या मागोमाग भगवंतानी त्यांच्या हृदयामध्ये प्रवेश केला महात्म्याकार म्हणतात कोटी मन्मथ लावण्य घनश्याम भगवान पीतांबरधारी असे सगळ्यांच्या हृदयामध्ये प्रगट झाले परिणाम काय झाला सांगू का महात्म्यकार म्हणाले तत्सभा संस्थित अनाईंचे देह गेह आत्मविस्मृती हे बस अहो तुझं जमलेल्या सगळ्यांना घरदाराचा विसर पडला समाज व्यवस्था प्राप्त झाली नारद भविष्य म्हणतात अरे हा काय प्रकार आहे म्हणाले हा काय आहे समाधी प्राप्त अवस्था प्राप्त झाली ही फलश्रुती ज्यांचा पारमार्थिक दृष्टीनं उच्च अधिकार आहे अशा लोकांना प्राप्त झाली तर आश्चर्य वाटायचं काही कारण नाही परंतु तिथं तसे जसे काही लोक होते तसे सर्वसामान्य लोकही होते अहो त्यांनाही फलश्रुती प्राप्त झाली इतकंच नव्हे काही पापी लोक सुद्धा काय चालले बघूया म्हणून सगळे आलेले होते त्यांना सुद्धा समाधी अवस्था प्राप्त झाली हे बघितल्यानंतर नारद भविष्य आश्चर्यचकित झालेत आणि मग त्यांना मगाशी आठ मगाशी सांगितलेलं आठवलं हो यश्च भागवतम शास्त्रम तो निशम जन्म कोटीकृतम पापम नश्यते नात्र संशया कोट्यवधी जन्मांची पातकर नाहीशी होतात हे ऐकल्यानंतर नारद महर्षीना उत्सुकता मनामध्ये निर्माण झाली आणि तिने सरळ सरळ प्रश्नच केला म्हणाले के के विशुद्धंती कोणकोणत्या तऱ्हेचे पातकी शुद्ध होतात पवित्र होतात तेवढं सांगा भागवत श्रवणानं याचं उत्तर देण्यासाठी म्हणून सनत कुमारांनी एक एक्झॉस्टिव्ह यादी दिली बरं का कोणाची पातकी लोकांची ये मानवा पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचार दुराचाररता विमार्गजाः क्रोधाग्निदग्धाः कुटिलाश्च कामिनः सप्ताह यज्ञेन कलौ पुनन्ति ते सत्येन हीनाः पितृमातृदूषकाः तृष्णाकुलाश्चाश्रमधर्मवर्जिताः ये दाम्भिका मत्सरिणोऽपि हिंसकाः सप्तायज्ञेन कलौ पुनन्ति ते पञ्चोग्रपापाः छलछद्मकारिणः क्रूरा पिशाच इव निर्दयाश्चे ब्रह्मस्वपुष्ट युक्ता व्यभिचारकारिण सप्ताह यज्ञेन कलौ पुनन्ति काय कायेन वाचा मनसा विपातकं नित्यं प्रकुर्वन्ति शठा हठेन एव परस्वपुष्टाः मुलिना दुराशा सप्ताह यज्ञेन कलौ मी सगळा काय अर्थ सांगत बसत नाही आता सोय झालेली आहे काय गीता प्रेस गोरखपूरनं मराठी भाषांतर असलेली पुस्तकं आता प्रसिद्ध केलेली आहेत एका बाजूला टेक्स्ट मूळ संहिता दुसऱ्या बाजूला त्याचं मराठी भाषांतर आतापर्यंत हिंदीमध्ये भाषांतर होतं परंतु ज्यांची मराठी मराठी मातृभाषा आहे ही असे आम्ही जे लोक आहोत आम्हाला हिंदी समजतं परंतु वाचल्यानंतर ते इथं पोहोचत नाही काय दोष द्यायचं कोणाला काही कारण नाही आहे लक्षात घ्या मातृभाषा नाही आहे जे हिंदी भाषिक आहेत त्यांना ठीक आहे परंतु आता आमच्यासारख्या लोकांची सोय झालेली आहे मराठीमध्ये भाषांतर उत्तम भाषांतर प्रसिद्ध झालेलं आहे आपण ते ग्रंथ घ्या भाषांतर वाचा एक्झॉस्टिव्ह यादी दिलेली आहे अशा तऱ्हेचे पातकी सुद्धा सप्ताह श्रवणानं पवित्र होऊन जातात उद्धरून जातात हे ऐकल्यानंतर पुन्हा प्रश्नचिन्ह हा काय सांगताय खरं का काय खरं का काय साहजिकच चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आल्यानंतर असा भाव बघितल्यानंतर म्हणाले सांगतोच म्हणाले असं म्हणून ही मनातली शंका मिटावी कोणत्या तऱ्हेची पातकी उद्धरून जातात ही शंका मनातली मिटावी यासाठी एक सॅम्पल केस प्रोड्यूस केलेली आहे समोर महात्म्याकार म्हणतात नाले तुंगभद्रा नदी तीरे नमोत्तम तुंगभद्रा नदीच्या तीरावर एक गाव होतं आणि त्या गावामध्ये आत्मदेव नावाचा ब्राह्मण त्या ठिकाणी राहत होता श्रौत स्मार्थ कर्मामध्ये निपुण होता दशग्रंथी होता विद्वान होता धनाढ्य होता तेजस्वी होता द्वितीय भास्कर हा म्हटलेला आहे तेजस्वी होता परंतु इतकं जरी असलं तरी सुद्धा दुःखी होता त्याची स्त्री होती तिचं नाव धुंधुली धुंधुली त्या स्त्रीवर त्याचं प्रेम होत ती स्त्री कशी होती त्याचंही वर्णन केलंय स्ववाक्य स्थापिका नित्यम सुंदरी सुकुलोद्भवा लोकवार्ता रता क्रूरा परायशो बहुजंतिका शूराच घृकृत्येषु कृपणा कला प्रिया तिचं वर्णन केलेलं तसं कशी होती स्ववाक्य स्थापिका नित्यम म्हणजे काय कायम आपलं म्हणणं खरं करणी करणारी होती बस मी म्हणेन तेच खरं बस स्ववाक्य स्थापिका नित्यम सुंदरी सुकुलोद्भवा सोपाय लोकवार्ता रता दुसऱ्याच्या भानगडीत तिला इंटरेस्ट दांडले बरं का काय झालं यांचं काय झालं त्यांचं काय झालं यांचे काय भानगडीत लोकवार्ता रता क्रूरा सांगायचं काय कारण नाही क्रूरा प्रायशो भोई जल्पिका जल्पिका म्हणजे बडबडणारी इतकी बडबडायची तुम्हाला सांगतो बड बडबड दिवसभर बडबडत असायचे तिचं तोट खर म्हणजे चमड्याचं होतं म्हणून टिकलं लाकडाचं असतं तर फुटून गेलं असतं तुम्हाला सांगतो इतकी बडबडायची कृपणा कलहप्रिया कृपण होती कलहप्रिया म्हणजे काय लाव्या करण्यात इंटरेस्ट जाणत बरं का हां ह्याचं त्याला त्याचं ह्याला करायचं आणि भांड भांडणं लावायचे अशी होती पण शूराचबरे कृत्येशू संसारातल्या घरच्या कामामध्ये अशी तरबेज होती तुम्हाला सांगतो अशी पदर खोचून उभे राहिली हजार पानाचा स्वयंपाक बघता बघता मारायची माझ्या शिवराज घर प्रत्येक शुक्रपणा कलहप्रिया अशा तऱ्हेची होती ती हा जो आत्मदेव ब्राह्मण आहे अशी म्हटल्याप्रमाणे धनाढ्य होता परंतु दुःखी होता धनाढ्य होता व्यवहाराची सुखोपभोगाची सारी साधनं त्याच्याजवळ होती बरं का सारी साधनं फकारा हा हा असं म्हटलेला आहे फकार हा हा सगळे फ आहेत बरं का त्याच्याजवळ काय काय होतं त्याच्याजवळ फ्लॅट होता एफ फ्लॅट होता त्या फ्लॅटमध्ये फॅन होता एफ त्यामध्ये फ्रीज होता एफ त्यामध्ये फोन होता एफ त्यामध्ये फॅक्स होता एफ खाली पार्किंगला फियाट होती एफ त्याच्याजवळ फंड्स होते एफ फेम होती एफ इतकंच म्हणजे फॉरेन टूर सुद्धा झाली होती तिची लक्षात घ्या व्यावहारिक सुखोपभोगाची सारी साधनं होती तरी दुःखी होता लक्षात घ्या यालाच संसार म्हणतात बरं का यालाच संसार म्हणतात तुकाराम महाराज म्हणाले कोठे काही कोठे काही एक आहे एक नाही बस दात आहेत तिथं चणे नाही चणे आहेत तिथं दात नाही संसाराचा प्रकार असाच आहे हा सुंदर हा तर वलिता कुरूपा दिसायला राजगेंडा आहे त्याची बायको कसली असती काय बिर्यारा या सुंदर तर वलिता कुरूपा या सुंदरी नक्षत्र घरजे आहे सापती रूप हे ना कसली बेंगरू दिसते नवरा या सुंदरी सापतीने ना यत्रो भयम दोन्ही गोष्टी जिथे आहेत लक्ष्मीनारायणाचा जोडा शोधतो म्हणतात बघा असं जरी आहे तत्र दरिद्रताचे आता काय करा तत्र दरिद्रताच्या किंवा तत्र अनपत्यताच आणि मी आपल्याला सांगतो ही अनपत्यता त्याच्या वाट्याला आलेली होती आणि म्हणून तो दुःखी होता आपल्याला गुढ व्हावं गुढ या व्हावं असं वाटत होतं त्याला मूल काय होत नव्हतं तर दरिद्रताचं किंवा तत्र अनपत्यताच आणि मी आपल्याला सांगतो ही अनपत्यता त्याच्या वाट्याला आलेली होती आणि म्हणून तो दुःखी होता आपल्याला मूल व्हावं मूल या व्हावं असं वाटत होतं त्याला मूल काय होत नव्हतं सारे लौकिक उपाय केले वैद्य झाले हकीम झाले डॉक्टर झाले सगळी औषधं झाली अमूक तमुक सगळं झालं सारे लौकिक उपाय झाले पुत्रप्राप्ती काही झालेली नाही मग अलौकिक उपायाला सुरुवात झाली अनुष्ठानं झाली जग झाले सहस्रावर्तन झाली मारुतीला प्रदक्षिणा झाल्या मारुती म्हणतो बिचारा माझ्या मागे का कटकट लावता यार आता काय करायचं आहे परिस्थिती अशी सगळे तरा तरा तरा झाल्या सगळ्या हकी म्हणजे सगळे गुवा सगळे महाराज सगळे पार्थ सगळे बोर्ड देवळं बिवळं सगळी पालथी घातली सांगू का समर्थांच्या भाषेत सकळ बहुत गोसावी धुंडिले बहुत गोसावी धुंडीने बहुत देवासी नवस गेले आणि काय सांगू का म्हणाले गटगटा गेले ही विंचू बस तुम्ही म्हणाल म्हणजे ही काय असा एक उपाय आहे म्हणे पुत्रप्राप्तीसाठी काय गटगटा गेलेले समर्थांनी सांगितले म्हणून मी सांगतोय लक्षात घ्या गटगटा गेलेले सर्व हे विंचू असा उपाय आहे कसं विंचवाचं बारीक पिल्लू असतं की नाही एक चिकी गुळ सुपारी एवढा घ्यायचा आणि त्यामध्ये ते असं ते विंचवाचं पिल्लू टिपायचं आणि त्याची कॅप्सूल करायची आणि पाण्याबरोबर ती घ्यायची उपाय ऐकून ठेवायचा प्रयोग करायचा नाही लक्षात ठेवा सगळे उपाय झाले मी आपल्याला सांगतो तरी सुद्धा फलप्राप्ती नाही आहे आता काय करावं अलौकिक उपाय म्हणून त्यानं दानधर्म सुरू केलाय महात्म्याकार वर्णन करतात एवढा श्रीमंत होता त्यानं आपली अर्धी इस्टेट दानधर्मामध्ये खर्च केली पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून तरी सुद्धा उपाय उपयोग झाला नाही एक दिवस खिन्न मनानं अनपत्यतेच्या दुःखानं असं दुःखात तिरेकानं घरात तिरमिरीत उठलाय आणि रानामध्ये जीव द्यायला म्हणून निघून गेला महाराज एका सरोवराच्या तीरावर जाऊन झाडाखाली बसलेला आहे पाणी प्याला तिथं कपाळाला हात लावून बसला इतक्यामध्ये त्या ठिकाणी एक आले आलेत येतीवरी आले हे बघितल्यानंतर त्यानं त्यांच्या पायावर डोकं ठेवलं पाय घट्ट धरले आणि ढसा ढसा ढसा ढसा रडायला लागला बस त्या सत्पुरुषाने त्याच्या पाठीवरनं हात फिरवला संन्याशी महाराजांनी आणि त्याला उठवलं त्याला विचारलं अरे बाबा काय म्हणतो सांग तो म्हणाला अहो प्रजा दुःखेन शून्य होऊन म्हणाला मी पुत्री काय हो आणि म्हणून मला दुःखाचे रोगाने रणायला येते म्हणाले जीव द्यासाठी मनामध्ये आलो म्हणाय प्राणावस्थेत तुम्ही हा आगत आहे माझी अनपत्यता अशी आहे म्हणाले काय तो म्हणतो काय ठोक का मला पुत्र नाही अपत्य नाही धिक्कार असो सगळ्या माझ्या संपत्तीला म्हणाला धिक जीवितम प्रजायनं धिक ग्रहांच्या प्रजा विना धिक धनंच्या अपत्यस्य धिक कुलम विना तो म्हणतो अहो मला पोर नाही एवढंच नव्हे तर पाल्य ते या मया सा सावंध्या सर्वता आहे मी एक गाय बाळगले तिलाही वासरू होत नाही म्हणाले ये मया रोपित हा वृक्ष हा ते झाड लावलं तर त्याला फळ येत नाही म्हणाला इतकंच नव्हे घरात जर एखादा आंबा आणि काहीतरी फळ जर आणून ठेवलं बघता बघता नासून जातं म्हटला असं किंवा तो जीवित जगून काय करू म्हणून मी जीव द्यासाठी इथं आलोय म्हणाला सत्पुरुषांनी त्याच्या कपाळावरची भालाक्षर मला वाचली आणि त्याला समजुतीचे चार शब्द सांगायला सुरुवात केली अरे राजा म्हणाले बघ ऐक म्हणाले अरे पोरं असली म्हणजे समाधान होतं असं कुणी सांगितलं रे तुला पोरं असली म्हणजे सुख लागतं असं कुणी सांगितलं तुला अरे सगर आला साठ हजार पुत्र होते काय सुखला लागलं सांग मुलं जर चांगली असतील सद्वर्तनी आहेत सदाचरणी आहेत सचशील आहेत निर्व्यसनी आहेत चांगले शिकले शिकलेले आहेत समाजाच्या चांगल्यासाठी खरोखर झटणारी आहेत अशी मुलं असली तर आईबापांना आनंद होतो बरं का लक्षात घ्या पण तशी जर नसली तर काय करायचं कुणी एका बाईला कुणी आशीर्वाद दिला तर अष्टपुत्रा सौभाग्यवती भाऊ तुम्हाला सांगतो काय पोरं होती हा एकापेक्षा एक ज्येष्ठ भृंग तमाखू भक्षण करा हा कळलं आपल्याला ज्येष्ठ भृंग तमाखू भक्षण करा तस्य अनुज अनुज म्हणजे भाऊ त्याचा धाकटा भाऊ तस्या अनुजो मद्यपहा कळलं आपल्याला द्यूतस्य अभिरुची तृतीय तनय चौरीये चतुर्थो रथ चौथा होता चोऱ्या करायचा हिंसाकारी अथ पंचमहा मारामाऱ्या करायच्या खून करायचे पाचवा हे हिंसाकारी अथ पंचमहा तदनुजा षष्ठ निद्रा निद्रालुह खलु सप्तमहा त्यातल्या त्यात बरा हाच म्हणायचं का झोपा तरी काढू स्वतः तरी झोपतो दुसऱ्या तरी त्याचा त्रास नाही हा निद्रालुहु खलु सप्तमहा कलहकृत पुत्रोष्टमो कर्मधिक असली जर पोरं असली तर काय करायचं सांगा यटीमध्ये सांगतायत अरे हे मनातलं काढून टाक म्हणले तू काय म्हणतो ठेवत आहे का अहो म्हणाला यतीमध्ये आता असल्या विवेकाच्या गोष्टी ऐकून माझं समाधान होणार नाही मला आता मुलगाच पाहिजे म्हणाला ते सत्पुरुष काय म्हणाले ठेवूया का त्याला ते म्हणतात अरे मी तुझी भालाक्षर मला वाचली तुझ्या नशिबात सात जन्मपर्यंत पुत्र सुखदय आहे आता काय करशील बोल म्हणाले त्यावर तो म्हणतो काय ठेवूया का मुनिवर्य माझ्या नशिबात पुत्र सुख नाही असं आपण म्हणता येतं ठीक आहे मान्य आहे परंतु आपण तर योग सामर्थ्य संपन्न आहात आपण आपल्या योग सामर्थ्याच्या जोरावर मला पुत्र प्राप्ती करून द्या पुत्र देवी बळादपी मोचे तेजाम्यहम नाही शोक शोकमूर्चिता नाहीतर तुमच्या समोर जीव हसून प्राण देईन म्हणतो तो इतकी परिस्थिती वेळेला त्या येतीवर्याने बघितली त्यावेळेला त्याने आपल्या झोळीमध्ये हात घातला एक फळ काढलं आणि त्याच्या हातावर ठेवलं तुझ्या बायकोला दे खायला म्हणाले तिला पाळणूक सांग म्हणाले एक वर्षभर काय पाळणूक सांगितली सत्यम शौचम दया दानम एक रक्तम तू भोजनम वर्षावधी स्त्रिया कार्यम तेल पुत्र ती निर्मला सुंदर मुलगा होईल म्हणाले चा बस फळ दिलं त्याला तू फळ घेऊन घरी आला आतमध्ये आणि त्यानं आपल्या स्त्रीला हातावर ठेवलं ते हे खा म्हणून सांगितलं तिने ते फळ घेतलं हा कामाला निघून गेला ही धुंदुली जी आहे ती आपल्या मैत्रिणीला बोलवून सांगायला लागली म्हणाले काय बघा म्हणजे आमचे मालक काय त्यांच्या डोक्यात खूळ शिरलंय आपल्याला मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे आज ह्या भुवाकडे जा उद्या त्या महाराजाकडे जा आज काय गंडाचा आण आज काय तैतच आण देवरा आण आज काय फळच घेऊन येत कशासाठी हे मी खायचं म्हणे आणि खाल्ल्यावर काय होईल मला गर्भधारणा होईल म्हणे ही तर हवंय कुणाला म्हणाली समजा आता आता काय खरं खोटं ठोक नाही म्हणाली परंतु समजा हे मी फळ खाल्लं आणि मला जर गर्भ धरला तर काय होईल मला डोहाळे लागतील बरोबर आहे मला डोहाळे लागतील मग त्यामुळे काय होईल मला अन्न जाणार नाही अन्न जाणार नाही म्हटलं की अशक्तपणा ओघाना आला आता अशक्तपणा आल्यानंतर घरचा एवढा कामाचा रगाडा उपसणार कोण मग माझा नवरा काय करेल माझ्या नंदेला घरात आणून ठेवेल तर मग काय आणि ही नणंद घरात आल्यावर काय झांबा जायची घरातल्या दुधावरची सगळी साई एकटी खाई माझं घर धुवून येईल म्हणाली ती हे सुद्धा मी माझ्या पदरचं सांगत नाही आहे बरं काय यात आहे महात्मा कारण असे शब्द वापरले मंदाया मै सर्वस्व ननांदा संहारे तदा आणि असं बोलून तिथं सगळ्या काल्पनिक शंका सगळ्या काढल्या बघा समजा गर्भ माझ्या पोटामध्ये जर राहिला आणि समजा शुकाचार्यासारखा बारा बारा वर्ष उदरातच राहिला तर हो शुकाचार्य बारा वर्ष आईच्या उदरातच होते ना तसा गर्भ राहिला तर काय करायचं प्रसूतीच्या वेळेला पोर आडवं आलं तर काय करायचं सगळ्या काल्पनिक शंका काढल्या तिनं ती म्हणते इथं हवं कुणाला पोर तिनं आपलं स्पष्ट मत सांगितलं बरं का ती काय म्हणाली ठोक आहे का वंध्या वा विधवा नारी सुखिनी च इतिमे मतीही बस मी तर काय फळ खाणार नाही बाई म्हणाली तिने फळ काय खाल्लं नाही आत्मदेव ब्राह्मणाने विचारलं फळ खाल्लंच का तर हो म्हणून तिने खोटंच सांगितलं आणि मुकाट्यानं फ्रीजमध्ये ठेवून दिलं तिनं तिच्याकडे फ्रीज होता ठेवून दिलं काय गंमत आहे सांगतो तुम्हाला बरं काय म्हणजे फळ टाकायचं धाडच नाही आणि खायची श्रद्धा नाही आज आमचा समाज कसा झालाय बघा श्रद्धा नाही विश्वास नाही एका सत्पुरुषाने आमच्या समाजाचं वर्णन केलेलं सांगू का ते काय म्हणाले ठेवू का आज आमचा हिंदू समाज कसा झालाय तर म्हणाले सोळ सोडून ठेवले आणि ओळ सापडत नाही अशी परिस्थिती आहे तसला प्रकार आहे टाकायचं धाडच नाही फळ तसंच ठेवून दिलं दुसऱ्या दिवशी तिची बहीण आली तिच्यासमोर सगळा हा विषय झाला आता काय करायचं बहिणीने उपाय सांगितला ती म्हणाली सोपा आहे काय करायचं काय नाही म्हणाली तुझ्याजवळ जे फळ आहे ना खरं खोटं तुला टेस्ट बघायची असेल तर अगं तुझ्या घरच्या गाईला कुठं वासरू होतंय त्या गाईला घाल की परस्पर टेस्ट होती खरं का खोट मग ती म्हणाली अगं ते गाईला फळ घातलं आणि माझं काय मग काय नाही करता म्हणून शाल म्हणाली गर्भ ती म्हणली छे माझा नवराचा राज पक्क धरून बसलाय की आता गर्भधारण होणार जाऊ दे म्हणाली मग मी आता उपाय सांगते तुला मी सध्या गर्भवती आहे कोण सांगते तिची बहीण सांगते सध्या मी गर्भवती आहे मी काय करते तवर तू गर्भवतीचं सोंग घे मला अपत्य झालं की मुक्काट्यानं मी ते तुझ्याकडे आणून पोहोचवते आणि मग तू कसं झाल्याचं जाहीर कर माझ्या नवऱ्याला या कटामध्ये आपण सहभागी करून घेऊया यासाठी काही पैसे तू त्याला देऊन टाक हा कट सगळा शिजवला याने आणि मग तुकाराम महाराज म्हणतात तसं चिरगुटे घालून वाढविले पोट गर्भार उभाट जनामध्ये झालं पुढं ती बहीण प्रसूत झाली आणि तिला मुलगा झाला मुक्काट्यानं तिनं हिच्याकडे आणून पोचवला आणि या धुंदुलीनं आपल्याला पुत्ररत्न झाल्याचं जाहीर केलं आत्मदेव ब्राह्मणाला आनंद वाटला महाराज बस आनंद वाटला पूर्वी हत्तीवरून साखर वाटली म्हणत होती ना यांना ट्रकातनं पेढे वाटले तुम्हाला सांगतो हो आनंद झाला सगळा झालं पुढं काय झालं ज्या गाईला ते फळ घातलेलं होतं तीन महिने गेले तीन महिन्यानंतर ती गाय प्रसूत झाली आणि तिला एक मनुष्य देवणार पुत्र झाला महाराज सर्वांग सुंदर दिव्य निर्मलंकन का प्रभू महात्म्यकाराने वर्णन केलं तेजस्वी असा हा पुत्र झालेला आहे त्याचे कान फक्त बळीसारखे होते म्हणून त्याचं नाव गोकर्ण ठेवलं आणि हा जो मुलगा होता तो धुंधुलीचा मुलगा म्हणून त्याचं नाव धुंधुकारी ठेवलं तीन महिन्याच्या अंतराचे दोन पुरं वाढायला लागले आहेत महाराज जसे जशी वाढायला लागले तसे तसे त्यांचे गुण दिसायला लागले गोकर्णाचे गुण दिसायला लागले आणि या धुंधुकारीचे गुण उधळलेले दिसायला लागले हो महात्म्याकाराने वर्णन केले हे दोन मुलं कसे होती गोकर्ण हा पंडित हा ज्ञानी धुंधुकारी महाखल हा बस हा धुंधुकारी जसा मोठा झाला तसा एक दिवस त्याने केरळ आठवता का आई बापाना यथेच बनवलं एखादा पितर उताड्य पात्र आणि स्वयं महाराज सगळी घरची भांडी कुंडी घेतली विकून टाकली पैसे केले व्यसनामध्ये घालायला लागलाय आत्ता या आत्मदेवाचे डोळे उघडले आणि त्या यतीवर शब्द आठवले अरे पोरं असली म्हणजे सुख असतं असं नाही रे लक्षात ठेव म्हणाले पण तो आता करतोय काय महाराज आपल्या हातानं दुखड बोलून उघडलेला आहे महाराज को कोण गच्छामी कोण हे दुःखम जपो हे रडायला लागला महाराज तो रडतोय त्यानंतर गोकर्ण आलाय आणि त्याने उपदेश केला तो म्हणतो असा खलु संसार दुःखरूपी विमोहका सुत कस्य धनं कस्य ते निशम अहो बाबा म्हणाले काय माझं घर माझा मुलगा माझे पैसे धरून घेऊन बसलाय म्हणाले स्नेहवान स्नेह याचा अर्थ प्रेम आसक्ती असाही अर्थ आहे आणि स्नेह याचा अर्थ ते स्नेहवान ज्वलते दिव्यामध्ये जोपर्यंत तेल आहे तोपर्यंत तो दिवा जसा जळतच राहतो तसं ज्याच्या मनामध्ये आसक्ती आहे तो मनुष्य संसारामध्ये दुःखानं जळतच राहतो म्हणाला न चेंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तीना इंद्राला सुख नाही चक्रवर्ती राजाला सुख नाही म्हणाला कोण सांगतोय गोकर्ण सांगतोय याचा अर्थ असा समजू नका बाबा काय की कुणालाच सुख मिळत नाही सुखम असते कुणाला विरक्तस्य मुनयरेकांत जीवन ज्यांना आसक्ती सोडलेली आहे जो परित्याग करून विरक्त झालेला आहे अशा माणसाला सुखच सुख आहे म्हणाले सगळं घरदार संसार सोडा म्हणाले सर्व त्यक्त्वा वनम व्रज वनामध्ये जावं म्हणाले कोण सांगतोय गोकर्ण त्या आतमध्ये ब्रह्माचे डोळे उघडले तो म्हणतो अरे मला पटतंय तुझं म्हणणं मी वनामध्ये सुद्धा जायला तयार आहे सुखारागी अरण्य सेवित जावे सुखारागी अरण्य सेवित जावे समर्थ म्हणाले तसं मी जायला तयार आहे म्हणाले फक्त असं आहे की मी वनामध्ये जाऊन नेमकं काय करू ते तरी सांग हे ऐकल्यानंतर त्या गोकर्णानं उपदेश केला बरं का आपल्या पित्याला आत्मदेव प्रांताला देहे स्थिमावसरो धीरे भूमिकृंते सत्वम ज्या या दिशु सदा ममतांगुमुंचे पश्यानि शंजगदिदं क्षणभंगनिष्ठम वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठ धर्मं भजस्व सततं त्यज लोकधर्मान् सेवस्व साधु पुरुषां जहि कामतृष्णान् अन्यस्य दोषगुणचिन्तनमाशमुक्त्वा सेवाकथारसमो नितरां पिबत्वम् देह स्थिर सरुधुरे भीमतीन जगतोम अहो हे हाडा मासाचं जे रक्त मासानं भरलेलं नरक मुतानं भरलेलं जे शरीर आहे ना याच्याबद्दलची आसक्ती आणि ममता अहंकार सोडून द्या म्हणाला वनामध्ये जावा अन्यस्य दोष गुणचिंतन माश मनामध्ये आता हा असाचा आहे तो तसाचा आहे ते सगळं सोडून द्या म्हणाला आता मनामध्ये जावा आणि काय करा भगवंताची आराधना करा म्हणाले बस त्यानं उपदेश केलेला आहे आणि त्याच्या उपदेशाप्रमाणे घरदार सोडून हा आत्मदेव ब्राह्मण वनामध्ये निघून गेलेला आहे एवम सुतोक्ती वशदोती वनम व्याय ग्रहव्याय या तो वनम स्थिरपती गत षष्टी वर्ष त्याची साठी उलटलेली होती बरं का लक्षात घ्या परंतु स्थिरमती विशेषण वापरलंय त्याला म्हणजे काय तर तो निश्चयाचा पक्का होता बस एवढा आता ठरलंय ना ठरलं वनामध्ये गेला आणि श्रीकृष्ण महापदे दशमस्य पाहतात रोज भगवंताची पूजा अर्चा करावी महाराज आणि भागवत करावी वर्णन केलंय असं की रोज त्यानं श्रीमद भागवताच्या दशमस्कंधाचा पाठ केला आणि हा आत्मदेव उद्धवून गेला बस आत्मदेव घरात ब्राह्मण निघून गेल्यानंतर त्या धुंदुकारीनं आईला बडवलं एक दिवस पैसे कुठे सांग म्हणाला लाथा आले तुला काय समजलीस मोठ्या पोराच्या धास्तीनं मध्यरात्री घरामागच्या आडामध्ये उडी टाकली तिनं आणि जीव दिला आत्मदेव ब्राह्मण नाही ती आता धुंदुली धुंदुली तीही नाही गोकर्ण विचार केला आता आपण इथे राहण्यात काय अर्थ आहे तोही तीर्थयात्रेला निघून गेला महाराज आता ह्या धुंदुकारीला असं कर असं करू नको असं सांगणार कुणीही घरामध्ये नाही आणि त्यानं केलं काय सरळ घरामध्ये पाच वेश्या आणून ठेवल्या बस आणि मग काय त्या मागतील तशा धनाच्या राशी त्यांच्या समोर ओतायच्या त्यासाठी वाटेल ते करायचं खून पाडावेत वाटमारी करावी चोऱ्या कराव्यात दरोडे घालावेत काय वाटेल ते करावं धनाच्या राशीच्या राशी त्यांच्या समोर ओततो तो या बायकाने विचार केला हा आपण मागू तशा धनाच्या राशी आणून देतोय नाही असं नाही आहे पण असं किती दिवस चालणार आज ना उद्या याचे गुन्हे उघड केला येणार तो राजा ग्रहिष्यती राजा याला पकडेल याला फासावर लटकवेल सगळी संपत्ती जप्त करेल इतकंच नव्हे वेळ प्रसंगी आपल्याला सुद्धा खडी फोडायला जायची पाळी येईल मिळाले पैसे एवढ्यावर समाधान मानावं काय करावं ह्यालाच आपण ठार का मारू नव्हे असा याने विचार केला अस्माभिकी न हन्यते असा विचार केला या बायकाने आणि केलं काय ठोक का रात्री तो झोपलेला असताना त्याच्या गळ्याला फास घालून आवळून त्याला ठार मारायचा प्रयत्न केला त्याचा प्राण जाता जाईना तुम्हाला सांगतो पण ह्या बायका इतक्या निर्दय होत्या त्याने केलं काय तर झळझळीत निखारे त्याच्या तोंडात कोंबले आणि याचा प्राण घेतला घरामध्ये बारा फूट खोल खड्डा खणला त्याचं प्रेत पुरलं सगळे पैसे बरोबर घेतले घराला कुलूप ठोकलं आणि घरातून बाहेर पडल्या कुणी विचारलं काय कुठे निघाला हो म्हणाले की आमचा प्रियकर आता पैसे मिळवण्यासाठी परदेशी गेलेला आहे आता तो काय दोन तीन वर्ष येणार नाही बहुतेक गल्फ कंट्रीला गेला असावा हो ते तीन तीन वर्ष येत नाहीत लोक म्हणे हा तसं हा गेला असावा म्हणाले गेला तेव्हा आता आम्ही थांबायचं कशाला येतं तोपर्यंत तीर्थयात्रा करून येतो आम्ही असं म्हणून या गेला ते गेलंच तिकडं हा जो धुंदुकारी मेला तो प्रेत योनीला गेला बरं का पिशाच्या योनीला गेला आता परिक्लष्टो निराहार होता न देवे शरण क्वापी हा दैवेती मोहरवदन आता आपल्या दैवाला दोष देत आता वायुरूप झालेला आहे आणि पिशाची योनीमध्ये भटक भटकतोय दुःख भोगत तो गोकर्ण तीर्थयात्रेला गेला गेलेला होता त्याच्या कानावर बातमी दिली की आपला भाऊ मेला त्यानं त्याचं गयेला श्राद्ध केलं त्याला मुक्ती मिळावी म्हणून आणि तीर्थयात्रा करत करत करत हा गोकर्ण आपल्या मूळ गावी आलेला आहे त्याचं घर सगळं आता पडून गेलेलं होतं नुसता ओटा होता ओसरी होती त्याच्यावर त्यानं रात्री मुक्काम केला मुक्काम केला तर रात्री हा पिशाच रूप झालेला जो धुंदुकारी आहे तो त्या ठिकाणी सक्रद्ध असती कधी रेड्याचं रूप घ्यायचं कधी हत्तीचं घ्यायचं कधी बोकडाचं घ्यायचं कधी अंक्याचं रूप घ्यायचं कधी इंद्राचं कधी अग्नीच अशी रूपं घेऊन त्या गोकर्णाला भीती दाखवायला लागला गोकर्णानं विचार केला की कुणीतरी दुर्गतीला गेलेला प्राणी दिसतोय अरे तू कोण रे म्हणून त्याला विचारलं त्याला काय बोला येईना हे बघितल्यानंतर काहीतरी आवाज करायला लागला त्यानं आपल्या कमंडलूतलं पाणी घेतलं मंत्रल्याने त्याच्या अंगावर टाकलं त्याला वाचा प्राप्त झाली बरं का कुणाला त्या पिशाच्याला आणि त्यानं सांगितलं तो म्हणतो हे गोकर्णा अरे मी तुझा भाऊ आहे रे धंदुकारी आहे मी तू सांगत होता तुम्ही जण सांगत होता मी जिवंतपणे अत्यंत दुराचरण केलं आणि आता हे त्याचं फळ भोगतोय म्हणाला पिशाच्या योजनेला गेलोय अत्यंत दुःख भोगतोय अहो बंधो कृपा सिंधो तो धुंदुकारी म्हणतोय अहो बंधो कृपा सिंधो भ्रातर मामा होते अरे माझी याच्यातनं सुटका कर रे म्हणतो तो त्याचे शब्द ऐकले आणि हा गोकर्ण त्याला म्हणतोय की अरे तू मेलाशे कळल्यानंतर मी तुझं डोळ्याला श्राद्ध केलं की रे म्हणाला आणि तुला अजून मुक्ती नाही म्हणाली त्यावेळी तो धुंदुकारी काय सांगतोय ऐका तो म्हणाला अरे गया श्राद्ध शतेन न भविष्यती शेकडो वेळेला श्राद्ध केली जरी तरी सुद्धा माझी मुक्ती होणार नाही काय आहे तो सांगतो म्हणाला अरे गळेचे श्राद्धानं मुक्त होणारे पापी असतात ना ते थर्ड क्लास कसे बसे पस्तीस टक्के मार्क मिळवून पास झालेले असतात म्हणाला कुठले गळेचे श्राद्धानं मुक्त होणारे मी युनिव्हर्सिटी स्कॉलर आहे गोल्ड मेडलिस्ट काय कॉन्फिडन्स आहे बघा हा तो म्हणतो गये गया श्राद्ध मुक्ती अभिमुक्ती मे न भविष्यती तो म्हणतो अरे स्वतः तू मुक्ती शेकडो श्रद्धानं जर तुझी मुक्ती होणार नसेल तर मग अशक्य मुक्ती म्हणतो मग तुला मुक्ती मिळणारच नाही म्हणतो तो गया वया करून हा त्याला विनंती करतो अरे माझी यत्न मुक्तता कर जा म्हणाला मी बघतो काहीतरी उपाय सकाळी उजाडल्यानंतर त्यानं सत्पुरुषांची सभा बोलवली आणि त्यांच्यासमोर ही समस्या मांडली माझा भाऊ असा असा दुर्गतीला गेलेला आहे गया श्राद्धानं सुद्धा त्याला मोक्षप्राप्ती झालेली आहे तेव्हा मोक्षप्राप्तीचा त्याचा मार्ग कोणता सगळे जमलेले विद्वान होते सत्पुरुष ज्ञानी होते त्यांना ग्रंथ पाहून सुद्धा उपाय सापडला नाही महाराज आता काय करायचं मग सर्वानुमते असं ठरलं की सूर्यनारायणाला विचारायचं तुभ्यं नमो जगत साक्षी गृहिणे मुक्ती हे तुगम सूर्यनारायणाला विचारलं मोक्ष याला ह्याला मोक्षप्राप्ती कशी होईल आणि तरी सूर्यनारायणाने उत्तर दिलं बरं का श्रीमद भागवतान मुक्ती सप्ताहम वाचन गुरु एक त्याला श्रीमद भागवताचा सप्ताह ऐकव म्हणाले आणि त्याप्रमाणे गोकर्णानं सप्ताह करायचं ठरवलं सप्ताह श्रवणासाठी बाकीचेही श्रोते आलेले होते तसा हा धुंधुकारी वायुरूप झालेला तोही श्रवणासाठी आला होता बसायचं कुठं वायुरूप आहे तो वाऱ्याची झोळ आली की निघाला बघा मग श्रवण कसं व्हायचं मग त्यानं केलं काय तर सप्ताहासाठी जो मांडव घातलेला होता त्या एका मांडवाला जो मांडवाला असलेला जो एक वेळू होता त्यात खालचं जे पेर होत त्याला खाली एक छिद्र होतं छिद्रात तो सूक्ष्म रूप धारण करून तो आत गेलेला आहे आता सेफ बॅस आतल्या बाजूला बसलेला आहे वाड्याची झुळूक आली तरी जायचं कारण नाही छिद्रातनं आत गेलेला आहे त्या छिद्रातनं आत गेला वर्णन असं केलेलं आहे पहिल्या